खुणा हा हा करू नको पुन्हा हा गुन्हा करू नको पुन्हा हा गुन्हा नको मारू सहक मला घरच्यांचा धाक भर बाजारी करशी पुन्हा होय होय होय भर बाजारी सासरचा गाव माझा जाईल ना द्वाड सासरचा गाव माझा जाईल नाव माझा जाईल ना तू माहेरचा मैतर जुना तू रे माहेरचा मैतर जुना करू नको पुन्हा हा गुन्हा करू नको पुन्हा पुन्हा तो माझा काळजा सुखी पडे पीळ रे कारे भरतो सुशीळ पडे काळजा सुखी माझ्या काळजा सुखी हा हा हाँ, करू नको पुन्हा पुन्हा